श्री गणेशाय महा श्लोकार्थ एकोणीसावा ह्या कारणास फलाची इच्छा टाकून तू नेहमी विहित कर्म कर कारण फलाविषयी निष्काम असणारा पुरुष विहित कर्माच्या आचरणात चित्तशुद्धीमुळे परमपद प्राप्त करून येतो म्हणून नेहमी फलाची आशा सोडून देऊन तू उचित अशा आपल्या धर्माचे आचरण कर पार्था ह्या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले ते मोक्षपदास गेले श्लोकार्थ विसावा जनकाधिक ज्ञानी कर्मच करून मुक्त झाले आणि लोकहिताकडे लक्ष देऊन तुलाही कर्मच करणे योग्य आहे हे पहा की कर्माचा मुळीच त्याग न करता जनकाधिक मोक्षपदास गेले करता पार्था कर्माच्या ठिकाणी तू आस्था ठेव कारण तिच्यापासून आणखी एक उपयोग होणार आहे त्या कर्माचे आपण आचरण केले असता या लोकांना वळण लागले आणि त्यामुळे त्यांची दुःखे अनायसे नाहीशी झाली असे पहा की जे कृतार्थ झाल्यामुळे ज्यांना कशाचीच गरज उरली नाही त्यांनी देखील लोकांना वळण लागण्याकरता कर्माचे आचरण केले पाहिजे आंधळ्याच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य जसा त्यांच्याप्रमाणेच मार्ग चालतो त्याप्रमाणे ज्ञानाने स्वतः धर्माचे आचरण करून अज्ञानी जनास मार्गास लावावे जर ज्ञानाने अशा प्रकारचे वर्तन न केले तर अज्ञानी लोकास कसे वळण लागेल आणि त्यांना हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल श्लोकार्थ एकविसावा श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म आचरण करतो ते तेच कर्म इतर लोक करतात आणि तो पुरुष जे प्रमाण ठरवतो त्याचेच लोक अनुकरण करतात ह्या लोके श्रेष्ठ लोक जे आचरण करतात त्याला धर्म असे नाव ठेवून इतर सर्व लोक त्याचेच आचरण करतात ही गोष्ट साहजिकच असल्यामुळे कर्माचा त्याग करता येत नाही आणि साधू संतांना तर कर्माचे आचरण विशेष करून करावे लागते श्लोकार्थ बावीसावा पार्था त्रैलोक्यामध्ये मला काही करायचे आहे अथवा काही अप्राप्य प्राप्त करून घ्यायचे आहे असे नाही तथापि लोकसंग्रहाकरता मी कर्म करतोच आता हे किरीटी दुसऱ्याच्या गोष्टी कशाला सांगू मी स्वतःच या कर्ममार्गाने वागतो हे पाहना आता मला काहीतरी एखादे संकट पडले असेल किंवा कोणती तरी इच्छा असेल म्हणून मी स्वधर्माचे आचरण करतो असे जर तू म्हणशील तर ह्या जगात माझ्या इतका गुण व ऐश्वर ह्याने संपन्न दुसरा कोणी नाही हे माझे सामर्थ्य तुला माहीत आहेच सांधेपणे गुरूंचा मेलेला मुलगा मी आणून दिला तो पराक्रम तो पाहिलास पण असाही जो मी निरीच्छ तो सुद्धा कर्ममार्गाचे आचरण करीत आहे श्लोकार्थ तेविसावा पार्था जर मी आळस टाकून कर्माचे आचरण करणार नाही तर हे सर्व लोक सर्वाशी माझ्या मार्गाला अनुसरून चालू लागतील तेही कर्म करणार नाहीत परंतु त्या एका उद्देशाकरता मी स्वधर्माचे आचरण अशा प्रकारे करतो की जसा काही सकाम पुरुषच कारण सर्व प्राणी आमच्यावरच अवलंबून आहेत तेव्हा त्याने कर्मभ्रष्ट होऊ नये श्लोकार्थ चोवीसावा जर मी कर्म करणार नाही तर सर्व प्रजेचा नाश केल्याचा दोष मलाच लागेल प्रजेचा वर्णसंकर मी केला असे होईल आणि सर्व लोकांना मारणारा मी होईल आम्ही निरीच्छ होऊन जर ब्रह्मस्वरूपातच निमग्न झालो तर मग प्रजेने कोणत्या रीतीने वागावे आमचे वर्तन पाहून जर ही प्रजा त्याचप्रमाणे वागू लागली तर ह्या जगाची सारी रहाटे इथून तिथून बिघडून जाईल म्हणून जो समर्थ व सर्व ज्ञान संपन्न असेल त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये श्लोकार्थ पंचवीसावा हे भारत जसे अविद्वान लोक कर्मफलाच्या ठिकाणी सक्त होऊन कर्म करतात तसे विद्वानाने फलाची इच्छा न धरता लोकसंग्रहार्थ कर्म करावे ज्याप्रमाणे फलेच्छु लोक फलावर लक्ष ठेवून कर्माचे आचरण करतात त्याप्रमाणे निरीच्छ पुरुषाने देखील कर्मे करावेची हाव धरली पाहिजे कारण पार्था वारंवार उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांचा सर्व धर्म सर्व प्रकारे राखला पाहिजे म्हणून कर्म मार्गाचे आचरण करून जगाचे मन आपल्या आचरणाकडे लावून घ्यावे परंतु लोकांच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नये श्लोकार्थ सव्वीसावा विद्वान मनुष्याने फलाच्या आशेने कर्म करणाऱ्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये तर उलट त्या कर्माचे आपण निष्काम बुद्धीने आचरण करून त्यांना कर्म करण्याविषयी अभिरुची उत्पन्न करावी धनुर्धरा जे मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते ते पक्वाने कसे कसे बरे खाणार म्हणून त्याला ज्याप्रमाणे ती देऊ नयेत त्याचप्रमाणे कर्माचरण करण्यास जो अधिकारी आहे त्याला ज्ञानमार्गाची थोरवी थट्टेतसुद्धा सांगू नये त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास सांगावे त्याचीच एकट्याची प्रशंसा करावी आणि निष्कामजनानेही स्वतः त्याचे आचरण करून दाखवावे वर्णाश्रम धर्म रक्षणा करता कर्ममार्गाचे आचरण करीत असता त्यांना कर्मबंध भोगावं लागणार नाही बहुरुपयाने जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो लोकांची समजूत मात्र ते तशी करतात श्लोकार्थ सत्तावीसावा सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणाने होत असूनही अहंकाराने ज्याचे मन मोहित झाले आहे असा मनुष्य ती कर्मे मी केली असे मानतो अर्जुना असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान नाही का उघडणार त्याचप्रमाणे मी <clears throat> जी बरी वाईट कर्मे प्रकृतीच्या गुणाने उत्पन्न होतात त्यांचा करता मी असे वेडे लोक अहंकाराने म्हणतात असा जो अहंकाराने भरलेला व एकदेशी अज्ञाने त्याला हे गहन आत्मज्ञान सांगू नये पण अर्जुना सध्या ते राहू दे मी तुला एक हिताची गोष्ट सांगणार आहे ती ती तू लक्षपूर्वक ऐक श्लोकार्थ अठ्ठावीसावा हे महाबाहो सत्वादी गुणकर्मेंद्रियाच्या विभागाचे तत्व जाणणारा तर गुण हे गुणांचे ठिकाणी म्हणजे इंद्रिय विषयांचे ठिकाणी राहतात असे मानून त्यांचे ठिकाणी आसक्त होत नाही ज्या ठिकाणी सर्व कर्म उत्पन्न होते तो प्रकृतीचा विकार ज्ञानांच्या ठिकाणी मुळीच नसतो ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून व गुणकर्मातीत होऊन देहात फक्त साक्षीत्वाने वागतात म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाठित असून जगाच्या कर्माने लिप्त होत नाही त्याप्रमाणे ते जरी देह धारण करतात तरी देह कर्माने बद्ध होत नाहीत श्लोकार्थ एकोणतीसावा प्रकृतीच्या गुणाने जे मोहित झाले आहेत ते गुणाने केलेल्या कर्माच्या ठिकाणी सक्त होतात अशा मंदबुद्धी व अल्पज्ञ लोकांचा ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये प्रकृतीच्या अधीन जो अधीन होऊन जो वागतो गुणांच्या सपाट्यात सापडतो तोच कर्माने लिप्त होतो इंद्रिय गुणांच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तत असता ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो असे तो मुद्दाम अंगावर घेतो श्लोकार्थ तिसावा अर्जुना माझ्या ठिकाणी विचारयुक्त अंतकरणाने सर्व कर्मे अर्पण कर कर्मफलाच्या ठिकाणी आशा धरू नको आणि शोकरहित होऊन युद्ध कर म्हणून सर्व विहित कर्माचे आचरण करून त्वा ती मला अर्पण करावी पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी ठेवावे या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे मी करीत आहे असा अभिमान तू आपल्या चित्तात उत्पन्न होऊ देऊ नको तू शरीराच्या स्वाधीन न होता सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल भोग यथाकाली भोग आता हातात धनुष्य घेऊन या रथावर बैस आणि समाधान ठेवून व मायामोह सोडून वीरवृत्तीचा स्वीकार कर जगात तू आपली कीर्ती वाढव स्वधर्माचा महिमा वाढव आणि दुर्योधनादी दैत्यांच्या या भारापासून या पृथ्वीला सोडव पार्था आता तू निशंक होऊन या युद्धाचे ठिकाणी लक्ष दे आणि ह्याशिवाय दुसरे काही बोलू नको श्लोकार्थ एकतीसावा जे लोक निंदा न करता श्रद्धेने माझ्या या मताचे नेहमी अनुष्ठान करतात ते देखील कर्मबंधनापासून मुक्त होतात अर्जुना या माझ्या निश्चित मताचा जे मोठ्या आदराने स्वीकार करून त्याचे श्रद्धापूर्वक आचरण करतील ते देखील सकल धर्म सकल कर्माचे आचरण करून कर्मरहित आहेत असे जाण म्हणून हे माझे मत निश्चयाने आचरण्यास योग्य आहे श्लोकार्थ तेहतीसावा जे ह्या माझ्या मताची निंदा करून त्याचे अनुष्ठान करीत नाहीत ते लोक ज्ञानविहीन मूर्ख व चित्तभ्रष्ट झाले असे जाण ज्ञाता देखील आपल्या स्वभावाला अनुसरून वागतो सर्व भूतेही आपल्या स्वभावाला अनुसरून वागतात तर येथे निश्चयाचे काय चालणार नाहीतर देहाचे पाशात गुंतून व इंद्रियांचे लार पुरवून जे माझे मताचा तिरस्कार करून टाकून देतात जे सत्याला सामान्य समजतात व त्याची थट्टा करतात किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती आहे असे म्हणतात ते मोहरूपी मद्यपान करून भुललेले व विषयरूप विषाने व्यापलेले आणि अज्ञानरूपी चिखरात रुतलेले असे निसंशय समजतात पहा की प्रेताच्या हाती परीक्षेकरता दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जो जन्मापासून आंधळा आहे त्याने दिवस उगवला असे जर म्हटले तर त्याचे बोलणे जसे लोक खरे मानत नाहीत अथवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा विचार रुचत नाही तसेच पार्था जे जन ह्या परमार्थाला कंटाळलेले आहेत त्यांच्याशी कधीही भाषण देखील करू नये कारण ज्याप्रमाणे पतंग दिव्याचा मत्सर करतात त्याप्रमाणे ते जन त्या विचारावर भरवसा न ठेवता उलट त्याची निंदा करतात पतंगाने दिव्याला आलिंगन देताच जसे त्यास एकदम अचूक मरण येते तसे विषयांचे आचरण करणे हे आपल्या नाशास कारण होते म्हणून कोणीही ज्ञानी पुरुषाने या इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड पुरवू नयेत अरे असे पहा की सर्पाबरोबर खेळता येईल का किंवा वाघांचा सहवास सिद्धी जाईल का अथवा हलाहल विष प्राशन केले तर जिरेल का सांग पाहू हे पहा सहज खेळताना जर अग्नी लागला तर तो जसा भडकल्यावर आवरत नाही तसे इंद्रियांचे लाड पुरवणे हे चांगले होणार नाही अर्जुना वास्तविक पाहता हे शरीर पराधीन आहे तर त्याच्या त्याच्याकरता यत्नाने विषयोपभोग मिळवण्याची खटपट का करावी पुष्कळ यत्न करून आणि सर्व गोष्टी संपादन करून ज्या देहाचे अहोरात्र लालन का करावे ह्या ठिकाणी सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवून व स्वधर्माचा त्याग करून केवळ देहाचे पोषण का करावे मग हे पंचतत्वातच जाऊन मिळाल्यावर त्यावेळी आपण केलेली खटपट कोठे शोधित बसावे म्हणून केवळ शरीर पोषण करणे म्हणजे प्रत्यक्ष नागवणूक आहे असे समज याकरता या देहाकडे लक्ष देऊ नये श्लोकार्थ चौतीसावा इंद्रियांचे अर्थ जे विषय त्यांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रीती म्हणजे राग किंवा अप्रीती म्हणजे द्वेष ही ठरलेलीच आहेत त्या रागद्वेषांना वश होऊ नये कारण ते जीवाचा घात करतात एरवी इंद्रियांना आवडेल त्याच विषयांचे सेवन केले तर चित्ताला समाधान होईल हे खरे परंतु ते समाधान म्हणजे संभावित चोराची गाठ पडल्यावर तो जसा नगरसीमा ओलांडीपर्यंत क्षणभर स्वस्थ असतो आणि मग घोर वनात गेल्यावर जसा वित्ताचे हरण करतो तसे होय बाबा रे विषयाची विषयाची गोडी प्रथम चित्तास जशी समाधानकारक होते परंतु विचार करून पाहता परिणामी ते जसे प्राणांचे हरण करते त्याप्रमाणे इंद्रियांचे ठिकाणी काम वासना असते की ती प्रथम सुखकर वाटून परिणामी दुःखास कारण होते ज्याप्रमाणे मासा गळाला लावलेल्या आमिषाला भूलतो परंतु त्याचे अन त्याचे आत गळ असून तो आपला प्राण घेईल हे तो झाकलेला असल्यामुळे त्याला कळत नाही त्याप्रमाणे विषय सुखाच्या अभिलाषेने जो विषयाची आशा करील तो क्रोधाग्नीत पडेल ज्याप्रमाणे पार्थिव मृगाला धरण्याकरता चारी बाजूने मारण्याची संधी साधून वळवून आणतात त्याप्रमाणे ह्या विषयांची तर आहे म्हणून पार्था कामक्रोध हे घातक समजून त्यांचा संग तू करू नकोस आणि ह्या विषयांना थारा न देता मनाला त्यांची आठवण देखील होऊ देऊ नकोस परंतु मनाचे ठिकाणी आत्मबोधाची जागृती ठेव श्लोकार्थ पस्तीसावा आपला धर्म जरी वैगुण्ययुक्त असला तरी उत्तम प्रकारे आचरलेल्या परधर्मापेक्षा तो चांगला आहे स्वधर्माचरणात मृत्यू जरी आला तरी तो कल्याणप्रद आहे परधर्म भय देणार आहे रे आपला धर्म आचरण्यास जरी कठीण असला तरी त्याचेच आचरण करणे उत्तम होय दुसऱ्याचा धर्म जरी खरोखर दिसण्यास चांगला असला तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्याच धर्माचे आचरण केले पाहिजे ब्राह्मण जरी दरिद्री झाला तरी त्याने शूद्राच्या घरची उत्तम पक्वाने कशी सेवावी सांग बरे असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि ही जी गोष्ट घेण्यास योग्य नाही तिची इच्छा कशी करावी अथवा जरी इच्छित प्राप्त झाले तरी ते घ्यावे का याचा विचार कर तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून आपल्या असलेल्या गवती झोपड्या मोडाव्यात का हे असो परंतु ज्याप्रमाणे आपली स्त्री कुरूप असली तरी तीच आपल्यास भोगण्यास योग्य होय त्याप्रमाणे वाटेल तसा कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकता सखा होय असे पहा की दूध आणि साखर हे दोन पदार्थ गोड आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत पण ज्यांना जंत झाले आहेत त्याने ते कसे सेवन करावे अर्जुना इतक्यावरही जर रोग्याने ते सेवन केले तर त्याचा तो हटवालीपणाच आहे कारण परिणामी ते त्यास हितकर होणार नाही म्हणून आपले हित पाहणे असे जर तर जे दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण करू नये स्वधर्माचे आचरण करीत असताना जरी आपला जीव खर्ची घातला तरी तो दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असा मानला जातो देवाधिदेव श्री शारंगपाणी यांचे हे भाषण ऐकून अर्जुन म्हणाला देवा माझी एक विनंती आहे आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व नीट ऐकले तर मला आता जे काही पाहिजे आहे ते मी विचारतो श्लोकार्थ छत्तीसावा अर्जुन म्हणाला कृष्णा विषयांची इच्छा नसूनही कोणाच्या प्रेरणेने जीव बलात्काराने ढकलल्याप्रमाणे पापाचरण करतो देवा ज्ञानांची सुद्धा ही स्थिती भ्रष्ट होऊन ते भलत्याच मार्गाने जातात हे कसे ते सर्वज्ञ असून व त्यांना हे उपाय माहीत असताही ते परधर्माचे आचरण का करतात जसे आंधळ्या मनुष्यास धान्य आणि कोंडा हे निराळे करता येत नाही तसे क्षणभर डोळसासही का व्हावे जे असलेल्या संघ सोडतात तेच पुन्हा संगध करूनही तृप्त होत नाहीत व वनवासास जातात तेही पुन्हा गावात येऊन राहतात आपण लपून सर्व पापे चुकवावीत परंतु बलात्काराने त्या पापांच्या ठिकाणी पाडले जातात ज्या वस्तूची मनाने खेळस घेतली आहे तीच पुन्हा प्रिय होते आणि जर तिला आपण चुकू लागलो तर ती उलटी आपल्या पाठीस लागते अर्जुन म्हणतो देवा अशा रीतीचा बलात्कार ह्या शरीरात जो दिसतो त्याचा एवढा पुरस्कर्ता कोण ते सांगा श्लोकार्थ सदतीसा श्री भगवान म्हणाले हा काम व हा क्रोध यांची उत्पत्ती रजोगुणापासून आहे हा महाभक्षक व महापापी आहे तू या लोके याला वैरी समज तेव्हा हृदयास रमवणारा आणि योगीजन ज्याची निष्काम बुद्धीने इच्छा करतात असा जो पुरुषोत्तम तो म्हणाला सांगतोय हे तर बाबा काम आणि क्रोध यांचे पाशी दयेचा लवलेश नाही ते मूर्तिमंत कृतांत समजले जातात हे ज्ञानरूप धनाच्या ठेवेवरील नाग व विषयखोऱ्यातील वाघ आणि भजन मार्गाचे मारेकरी मांग आहेत देहरूप किल्ल्यावरील मोठे दगड व इंद्रियरूपी गावांचे गाव कुसू आहेत आणि सर्व जगात भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याविषयी यांचे प्राबल्य आहे हे रजोगुणात्मक मनापासून उत्पन्न झालेले आहेत आणि असुरी संपत्तीचे कारण होत आणि त्यांची पुष्टी म्हणजे अविद्या करीत आहे हे रजोगुणापासून झालेले आहेत खरे परंतु तमोगुणाचे फार आवडते म्हणून तमोगुणाने आपले वर्चस्व माधुरेपणा व अज्ञान ह्यास दिले आहे हे जीविताचे शत्रू आहेत म्हणून मृत्यूचे नगरात हे मोठे श्रेष्ठ असे मानले जातात ह्यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरत नाही आणि आशा ही त्यांच्या व्यापाराची वृद्धी करते जिने सहज मोठे वळले असता त्यात मावण्याला चौदा होणेही कमीच ती भ्रांती यांची आवडती धाकटी बहीण आहे ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिन्ही लोक खाऊन टाकते आणि तृष्णा जी पुष्ट होते ती हिच्या दास्यत्वाच्या बलावरच हे असो पण ह्यांना मोहाने पूज्य मानले आहे आणि ज्या अहंकाराने सर्व जगाला नाचून सोडले आहे त्या अहंकाराची ह्याची देवघे होय ज्याने सत्याचा कोथळा फोडून त्यात असत्याचा पेंढा भरला त्या दंभाला यानेच जगात प्रसिद्धीला यांनी पतिव्रता रूप शांतीला लुबाडून लुबाडून घेऊन मायारूप मांगिणीला सजवले आणि तिच्याकडून साधूंचे समुदाय भ्रष्ट करवले याने वैराग्याचा आश्रय नाहीसा केला विवेकाचे चांबडे लोळवले आणि उपशमाचे जिवंत मान तोडली याने संतोषरूपी वन तोडून टाकले धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले आणि आनंदरूपी रोपटे उपटून टाकले याने ज्ञानाची रूपे खुडून टाकली सुखाचे सुद्धा पुसून टाकले आणि प्राणीमात्राच्या हृदयात त्रिविध तापांची आग उत्पन्न केली हे शरीराबा शरीराबरोबर घडलेले असून जीवाबरोबरच जडलेले आहेत पण ब्रह्मादिकांना अंतीही सापडत नाही हे ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला वास करतात म्हणून जगताचा महाप्रलय करण्यास प्रवृत्त होऊन कोणाला आवरत नाहीत हे पाण्याशिवाय बुड बुडवितात आगीशिवाय जाळतात आणि प्राण्याला न करता ग्रासतात हे शस्त्रा शस्त्राशिवाय मारतात दोराशिवाय बंधन करतात आणि तत्ववेत्यांना तर पैजेने आपल्या अधीन करून ठेवतात हे चिखलाशिवाय रोवतात पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी पोहोचल्यामुळे यांच्या साम्यतेचे दुसरे कोणी नाही श्लोकार्थ अडतीसावा जसा धुराने अग्नी मळाने आरसा व वारेने गर्भ आच्छा दिलेला असतो तसे हे शुद्ध ज्ञान ह्या कामाने आच्छादलेले आहे साप जसा चंदनाच्या मुळाला वेढून राह राहतो किंवा वारेच्या पिशवीने गर्भ जसा आच्छादित असतो अथवा प्रभेशिवाय सूर्य धुराशिवाय अग्नी किंवा मळाशिवाय आरसा हे ज्याप्रमाणे सापडायचे नाहीत त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधी पडले नाही ज्याप्रमाणे कोंड्याने झाकलेलेच बीज उत्पन्न होते श्लोकार्थ एकोणचाळीसावा ज्ञानांचे नित्य वैर करणारा व कधी तृप्त न होणाऱ्या अग्नीप्रमाणे असणारा अशा कामाने ज्ञान झाकून टाकले आहे तसे ज्ञान हे स्वतः जरी शुद्ध आहे तरी कामक्रोधाने आच्छादित असते म्हणूनच ते अगाध झाले अगोदर मुमुक्षुने ह्यांना जिंकून मग ज्ञान मिळवावे पण रागद्वेषात जिंकणे फार कठीण आहे ह्यांना मारण्याकरता जे अवसान आणावे ते उलट त्यांनाच सहाय्यकारी होते लाकडे ज्याप्रमाणे अग्नीला सहाय्य करतात श्लोकार्थ चाळीसावा इंद्रिये मन आणि बुद्धी ही याची राहण्याची जागा होय म्हणून इंद्रियाधिकांच्या योगे जीवाचे ज्ञान झाकून टाकून त्याला मोहात पाडतो त्याप्रमाणे जे जे उपाय करावे ते ते ह्यानाच करे होतात म्हणून ह्या जगामध्ये हटयोगानं सुद्धा ते जिंकतात पण अर्जुना अशाही संकटातून पार पाडण्यास एक उत्तम उपाय आहे तो तुला साधेल तर सांगतो श्लोकार्थ त्रेचाळीसावा म्हणून अर्जुना तू प्रथम इंद्रियांना जिंक आणि शास्त्रीय व अनुभवी ज्ञानाचा नाश करणाऱ्या अशा महापापी कामाला मारून टाक देहापेक्षा इंद्रिय सूक्ष्म इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि बुद्धीपेक्षा जो सूक्ष्म तो परमात्मा असे ज्ञानी म्हणतात हे महाबाहो ह्याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला जाणून आपली स्वस्थता आपण संपादन करून घेऊन जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूस जिंक ह्यांचे मूळ वास्तव्य इंद्रियांचे ठिकाणी आहे आणि इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते म्हणून या इंद्रियांना अगोदर जिंक असे झाले म्हणजे मनाची धाव कुंठीत होऊन बुद्धीची सोडवणूक होईल आणि मग तेथून या दुष्टांचे बिराड मोडेल याप्रमाणे यांची शरीरातील वस्ती मोडली म्हणजे हे खास मेले असे समज ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजल दृष्टीस पडायचं नाही त्याप्रमाणे राग आणि द्वेष हे जर नाश पावले तर ब्रह्मरूपी स्वराज्यास हाती आले मग तो आपलेच सुख आपण भोगतो हीच गुरु शिष्यांची गुह्य गोष्ट हेच जीव ब्रह्माचे ऐक्य तू तेथे स्थिर होऊन तेथून कधीही हलू नको संजय म्हणतो राजा ऐक सकल सिद्ध मुकुटमणी लक्ष्मीपती श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले आता ह्यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील ती ऐकून अर्जुन प्रश्न करील त्या कथेची योग्यता व रसिकपण ही ऐकून श्रोत्यांना फार समाधान होईल निवृत्तीचे दास जे ज्ञानदेव ते म्हणतात बापानो आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही कृष्णार्जन संवाद ऐका इति विरचिताय भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः श्लोक त्रेचाळीसोव्या दोनशे शहात्तर समाप्तो